तिने केलेलं आहे इथे पंखे लावून घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे प्रकाशित झाले तेव्हा जी मेनला लावणारी जी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये तीन वर्ष तीन महिन्याच्या किंवा दोन महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते ते दाखवलेलं आहे ह्या डायग्राम मध्ये मी ती शक्ती दाखवलेली मनुष्याचं डोकं हे जानवराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार हे सिद्ध आहे म्हणजे हे सत्य आहे तेव्हा लोलकासारखं प्रिझमसारखं हे त्या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱ्हेने आलोकित होत प्राण्यांमध्ये असं होत नाही पण माणसामध्ये किंवा ज्याला म्हणता येईल की मानवीय डोक्यामध्ये हे असे प्रकार घडतात लोलकीय स्थितीत असल्यामुळे म्हणजे प्रिझम सारखा असल्यामुळे मधून शिखरामधनं येणारे जे चैतन्याचे किरण आहेत ते सरळ खाली जातात आणि बाजूला असलेले हे जे त्रिकोणाकार लंबक लोलकासारखे जे दोन रेषा आहेत म्हणा किंवा लोलकासारखा जो आकार आहे त्याच्यामुळे दोन्हीकडनं येणाऱ्या ह्या चैतन्य चैतन्य रेखा ह्या अशा आपापसामध्ये क्रॉस करतात त्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठी सायन्सला मराठी समजायचं मी जरा सुजड जातात तर त्याच्यामुळे त्या असे येऊन इथे असं क्रॉस करून आणि मग असे खाली येतात आणि वरून म्हणजे ए बी सी अशा म्हणजे तीन दाखवलेल्या आहेत पैकी बी मधोमध येते आणि ए अशी येते खाली आणि सी अशी आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात तिथे मध्ये त्याला ऑप्टिक चॅजमा म्हणतात म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये आपल्या मेंदूमध्ये मधोमध इथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात तिथे असाच क्रॉस बाहेर सुद्धा नाही पण हे जे मी दाखवलेलं आहे ते संबंध आपल्या रज्जाचा जो भाग आहे मधला त्याच्यामध्ये होत बाहेर होत तेव्हा ते आपल्याला दिसत आहे पण हे सूक्ष्मात असं घडत आता ह्याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिम्पथॅटिक पॅरासिम्पथॅटिक अशा संस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याबद्दल एक लेख सुद्धा आलेला आहे आणि तुम्ही आता इथे नुसतं एवढं लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला प्रतिबिंबित करते आणि ज्या दोन बाजूला आहेत त्यापैकी right and left sympathetic nervous system असं शास्त्रोक्त म्हणतात हे झालं सगळं शास्त्रोक्त पण खरोखर हे असं होतं का आणि ह्याने कारण काय असं करण्याचं कारण काय माणसामध्ये हे आणण्याचं कारण काय हा प्रश्न समोर येतो की जनावरांचं बरोबर आहे त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही त्यांच्यामध्ये विलिनीकरण होत नाही किंवा विकेंद्रीकरण होत नाही सगळे सात बरोबर आहे आणि माणसामध्ये असं का देवाने केलं ही विशेष घटना का घडून आणली कारण माणसाला परमेश्वराला अहंकार द्यायचा थोडी माया घालायची त्याची थोडस इल्युजन बनवायचं आता आपण एक साधा साधारण उदाहरण घेऊया एखादी आई आपल्या मुलाला दूर दूर धावायला कसं शिकवत ती कुठेतरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे इकडे आणि मग तो मुलगा शोधात तिच्या पुढे जावला किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं चिमणीचं लहानसं पिल्लू असतं त्याला काही उडता येत तर चिमणी जाऊन कुठेतरी लपते आणि त्याला हाक मारत असतो तेव्हा तो शोधत शोधत बघत असतो आणि मग शेवटी हिंमत करून आपले दोन्ही पंख पसारून तो उडायला लागतो तर ते पिल्लू जसं शिकतं तसंच माणसाला सुद्धा हे शिकवलं पाहिजे की ती आई कोण आहे ही शक्ती कोण आहे ती चेतना कोणची आहे कोणत्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या शक्तीने एक माया म्हणतात त्याला हरीची माया म्हणून आपण ऐकलं असेल ती हरीची माया हे तिने केलेलं सगळं नाटक की तुमच्यावरती एक असा पडदा घातलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरंच आहे हे सगळा संसार म्हणजे सगळा खरा आणि ह्याच्या पलीकडे काही आहे असं वाटत आहे पण सारखं काहीतरी वाटतं की बाबा काहीतरी कमी आहे पूर्ण काय झालं नाही पैसे झाले सत्ता आली सगळं काय झालं पण ते काहीतरी कमी आहे ते काय आहे तेव्हा ते तेच जे ओळखायचं आहे ते ह्या भ्रमजालातनं बाहेर काढण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे ती कशाला की तुम्ही आपल्या बुद्धीने आपल्या मानवीय शक्तीने त्या चैतन्याला जाणलं पाहिजे एका कुत्र्याला सांगण्यात काय अर्थ आहे म्हणून मनुष्यासारखी एक सुंदर वस्तू परमेश्वराने निर्मित केली आहे आणि माणसापेक्षा सुंदर असं संसारात काहीही नाही आता ही इतकी सुंदर फुलं आहेत तिथे त्यांना एवढा सुगंध आहे पण अशी हजारो फुलं जरी तुमच्या पायावर वाहिली तरी तुमच्यासारखं एक सुद्धा तयार होऊ शकणार नाही हे मी सांगतो पण त्याचं असं झालेलं आहे की आपण आपल्या सौंदर्याला आपल्या गौरवाला विसरतो हे फक्त त्या मायेने केलं तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे पण त्या मायाचं जे काही करणं झालं त्याच्यात कधी कधी ही लहान लहान मुलं अशी भटकतात अशी भटकतात की डोकात फुटून मरतात परत जन्म होतो परत परत शोध चालतो परत शोध चालतो करत करत शेवटी ती आई मिळालीच कदाचित कलियुगात तो समय ती विशेष वेळ आलेली आहे जेव्हा सगळं काही फिरणं भटकणं त्या मुलाचं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असा आपल्यासाठी सुमंगल संधीचा काहीतरी विशेष म्हटलं पाहिजे देवाचा आशीर्वाद असेल की आजच पुष्कळ लोकांना सुद्धा हे मिळू शकत तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसले की असं कसं शक्य आहे वगैरे हे मला माहिती आहे तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेलं वगैरे आहे ते थोडं बाहेर ठेवून आतमध्ये मी काय सांगते तिकडे लक्ष द्या कारण पुस्तकी ज्ञानाने जर कुंडलिनी समजली असती तर पुस्तकं वाचून वाचून पुष्कळ लोक भाषणं देतात पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही लभ्याहून होत नाही वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवलेला अशा लोकांनी त्या पुण्या शहरात त्या आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत पण ते लोक आमच्याकडे आले की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचं सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे त्याला कारण असं की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते आर्थिकही शब्द तुम्हाला जर एखाद्या मुलाची आई हरवली तिला सांगितलं तू हे पुस्तक वाच आईविषयी आणि आई भेटल्यावर तिला अगदी खूप जोरात मिठी मार काय स्थिती होईल नाटकी होईल की नाही आणि हे नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते मी थोडंसं आता आपल्याला सांगेन ही ए आणि सी ह्या ज्या दोन आपल्यामध्ये शक्य आहेत ज्याला मी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणते त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हणतात आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुम्ना असं इडा आणि पिंगला आता जे डॉक्टर तिथे आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील त्यांचे हेच फायदे आहेत की काही त्यांनी शोध काढून काढून एवढं तर शोधून काढलेलं आहे ही एक अशी शक्ती आपल्यामध्ये आहे की ज्याच्यावर माणसाचा स्वतःचा काहीही अधिकार नाही त्याला ते ऑटोनॉमस सर्व सिस्टम म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकॉलॉजिस्ट दिलेलं आहे त्याला युनिव्हर्सल अनकॉन्शियस असं नाव दिलेलं आहे पण ही सगळी नावं आहेत त्याच्याबद्दल काही विशेष त्यांना माहिती नाही आणि त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे म्हणजे जसं की आपलं हृदय आहे आपण धावायला लागलो की हृदय धक धक धक आपण वाढू शकतो पण आपण म्हणायचं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी नाही करू थांबवू शकतो पण कमी करता नाही अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत आपल्या पोटामध्ये जे अन्न पचन होत आहे की त्या आपल्या हातच्या नाही त्या आपोआप होत असतात त्या सगळ्या या पॅरासिम्पॅटॅटिक म्हणजे मधल्या या जे मी दाखवलेल्या इथे बी त्यानी या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक किंवा इरा आणि पिंगला आणि सुसुना अशा तिन्ही नाड्या या तिन्हींचा परिणाम आपल्या मधोमध असलेल्या प्लेक्ससेस म्हणजे चक्रांवर हे आहेत आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत हे डॉक्टर्स मानतील आणि त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो तेव्हा त्या चक्रांवर मधली जी संस्था आहे ते आपल्या डोक्यामध्ये कोणी पेट्रोल भरावं तशी भरलेली आहे त्याच्यानंतर मग ह्या जेव्हा दोन संस्था चालू होतात त्या कशा चालू होतात ते पाहिलं पाहिजे जेव्हा लहान मूल आईच्या मांडीवर दूध पित असतं त्यावेळा पूर्ण आनंदात ताराशिंपठाची परिस्थिती काही करत व्यवस्थित दूध पित असत इतक्यात आई त्याला उचलून इकडून तिकडे हलवते लगेच हे काय केलं असं वाटतं त्याला ते कशामुळे त्या पॅरासिम्पथॅटिकच्यामुळे नाही पण सिम्पथॅटिकमुळे वाटतं की असं आईने मला का केलं म्हणून तो विरोध करतो तो विरोध आल्यामुळे इगो म्हणून एक गोष्ट या अहंकार आणि प्रतिअहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो विरोध करतो आईला मी आहे की कोण मला त्रास देणार असं जेव्हा वाटलं तेव्हा तो विरोधामध्ये इगो बनतो आणि त्याच्यानंतर मग त्याची आई त्याला म्हणते असं करू नकोस तसं करू नकोस तेव्हा त्याचं जे कंडिशनिंग होतं त्याच्यामुळे सुपर इगो म्हणजे प्रति अहंकार बनतो नावामध्ये येऊ नका म्हणजे पुष्कळचे लोक ह्या शब्दाला असं का तुम्ही हे असं गेलं वगैरे नाही त्याचा काय सारार्थ आहे तो घ्यायचा सारार्थ आहे तो घ्यायचा शब्दांवरती येऊ नका तेव्हा मी अहंकार आणि प्रतिअहंकार त्याला म्हणते पुष्कळ त्याला अहंकार वगैरे वगैरे शब्द वापरतो आता माणसामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार हे सारखे वाढत असतात त्याला वाटतं मी कोणीतरी आहे तर इगो वाढतो कोणी सांगितलं असं करायचं नाही म्हणजे त्याचा सुपर इगो वाढतो आणि असं वाढत वाढत दोन्ही हे खूप वाढायला आलं की मग जाऊन ते वरती एकमेकाला भिडतात आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकाला भेटतात तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे आपल्याला माहिती लहान मुलांची टाळू वाजत असते आणि ती टाळू नंतर भरून येते ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रतिअहंकार पूर्णपणे आपलं काम दाखवू लागतो मधल्या स्थितीमध्ये जेव्हा मुलाची नाळ कापली जाते तेव्हा इथे एक मोठी गॅप होऊन जाते हे म्हणजे बाहेर सुद्धा दिसतं आपल्याला डॉक्टर्स असले तर त्यांना कळेल इथे गॅप असते मध्ये एक गॅप आहे त्याला मध्ये वॉइड म्हणतात मी त्याला भवसागर माया म्हणते ही एक मोठी भारी माया आता आपण आपल्या अहंकार आणखी अहंकार ह्याच्यामध्ये राहतो आणि अहंकार आणि प्रतिअहंकारामुळेच माणसाला मी पण आहे मी पण आला म्हणजे मी कोणीतरी आहे मी वेगळा आहे अशा रीतीची भावना आहे इथे थोडासा कठीण आहे म्हणून जरा शांतपणे आहे का पण आला म्हणजे जे सारखं अव्याह डोक्यात वाहत असत ते बंद होतं आणि तुम्ही काहीतरी वेगळे होता म्हणजे असं समजा माझं बोट आहे हे वेगळं होऊन म्हणेल की मी एक वेगळं बोट आहे ह्याच्यामध्ये वाहणारं चैतन्य जर कापलं गेलं आणि मला वाटलं की मी ज्या चैतन्यावर तेच मी आहे तर तशी स्थिती माणसाची होऊन जाते आणि तो एक मी आमका मी निर्मला देवी असं स्वतःला समजू आता हे सगळं मी सांगितलं आपल्याला एवढ्यासाठी झालंय की एक माया हे एक इल्युजन एक माया तुमच्या समोर आली की मी आहे आणि मी सगळा काही आहे ह्याच्या पलीकडे काही जग नाही हे दिसायला आता जेवढं काही खोटं आहे ते खरं वाटतं म्हणजे तुम्ही जन्मल्याबरोबर तुम्हाला एक नाव दिलं आता मला जसं नाव दिलं निर्मला मग ते माझं नाव खरं झालं मग नावासाठी कुणी मला जर निर्मला म्हणून शिव्या दिल्या तर मी लगेच त्यांना मारायला मग तुम्ही ह्या देशात म्हणजे तुम्ही हिंदुस्थानी हे खोटं आम्ही कुठले देवाने काय असं हिंदुस्थान बिंदुस्थान बनवला होता का त्यांनी काही सुद्धा बनवलेलं नाही सगळ्या मिथ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याहून जातात मग आम्ही मुंबई कर तुम्ही पुणे कर मग पुणे करा तर आम्ही आमचे तुम्ही तमके करत करत आपण अगदी लहान लहान लहान लहान होऊ जातो आणि सबंध मिथ्या जेवढं काही मिथ्या आहे जे काही खोटं आहे त्याला आपण एक करून घेतो पण त्याचा इलाज कसा करायचा हे सहजयोगाने कसं करायचं हे सगळं नंतर मी कुंडलींच्या वर्णनानंतर आपल्याला सांगणार आता कुंडलिनीचं वर्णन आतापर्यंत कितीतरी योगदर्शन अमुक तमुक कितीतरी लोकांनी कुंडलिनीवरती लिहिलेलं पुष्कळ लोकांनी पुस्तकं लिहिले आणि पुष्कळचे लोक पुस्तकं वाचूनही कुंडलिनीचं वर्णन देतात पण कुणी खरोखर कुंडलिनी पाहिली आहे की नाही असं जर विचारलं तर पुष्कळ म्हणती सुद्धा की आम्ही कुंडलिनी पाहिलेली पण त्याची प्रचिती पाहिजे उद्या जर मी म्हटलं की माझ्या हातामध्ये खडू आहे तर त्याची प्रचिती काय की मला लिहिता आलं पाहिजे दाखवलं पाहिजे मी इकडे लिहून जर तुमच्याजवळ कुंडलिनी तुम्हाला माहिती आहे तर दुसऱ्यामध्ये कुंडलिनीचं काहीतरी करून दाखवलं पाहिजे आणि जर तुम्हाला कुंडलिनी दिसलेली आहे एवढं तुम्हाला दर्शन कुंडलिनीचं आहे तर दुसऱ्याची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे इतकंच नव्हे तर त्याला सुद्धा तुमच्यासारखं कुंडलिनी दर्शन झाले पाहिजे पण तसं मुळीच होत नाही कारण कुंडलिनी पाहिलेली मला तरी आतापर्यंत एकही मनुष्य भेटलेला नाही पुष्कळ गुरु लोक पाहिलेत मी पुष्कळ यच्च यावत हिंदुस्थानात फिरून मी पुष्कळ लोक पाहिलेत आणि इतक्या जवळ जाऊन पाहिले की तितक्या जवळ कदाचित तुम्ही त्याला धरणार सुद्धा नाही आणि एकाही माणसाला मी जागृत पाहिलेलं नाही दोघं ती गाय ते मला आतमध्ये माहिती आहेत की ते जे आहेत पण ते लोक साधारणपणे संसारात नाही बाहेर बसले या कुंडलीचं दर्शन आपल्याला जेव्हा होतं तेव्हा कुंडलिनी म्हणजे ही पॅरासिम्पथॅटिक तिला जेव्हा आपण बघतो आपल्याला आश्चर्य आश्चर्य वाटेल की आता हे मी सायन्सच्या पुढचं बोलतोय तेव्हा कुंडलिनी ही ही जशी ट्यूब आहे ना अशा रंगाची दिसते इतकंच हवे तिच्यावर थोडंसं पिवळं तोळा प्रकाश असतो थोडा लाल असतो आणि प्रत्येक चक्रामध्ये एखाद्या कुंडासारखं किंवा एखाद्या तलावासारखं दर्शन त्याच्यामध्ये प्रत्येक रूपाने तुम्हाला काही काही प्रत्येक चक्रावर काहीतरी दिसतं सगळ्यात खाली जो मुलाधार चक्र आपण ज्याला म्हणतो त्या मुलाधार चक्रावर आपल्याला श्री गणेशाचं दर्शन आता पुष्कळ असेल की माताजी काहीतरी सांगतात पण त्याचा आमच्याजवळ पुरावा आहे जी मंडळी आमच्या तिथे आता पार झालेली आहेत जर एखाद्याचं मुलाधार चक्र बरं का त्याच्यात फार अंतर आहे मुलाधार चक्र धरलेलं असेल किंवा त्यांना त्रास असेल मुलाधार चक्रावर म्हणजे तरतरेचे जे चार प्लेक्सेस आहेत त्याचे पैकी सेक्स एक आहे एक तुमचं युरिनचा त्रास आहे वगैरे असे असले त्यांनी जर गणेशाचं नाव घेतलं रिअलाईज माणसाने तर ते चक्रची ही त्याची प्रची साक्षात गणेशाचं दर्शन तिथे होतं आणि त्या तसंच होतं जसं स्वप्नामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये झोपेत आपल्याला काहीतरी प्रतिक रूपाने दिसतं हे सायकॉलॉजिस्टनी मानलेलं आहे पण हे दिसायला जे वेगळे डोळे पाहिजेत ते आल्याशिवाय दिसणार नाही म्हणून ती गोष्ट नाही अशी गोष्ट श्री गणेश काही आपल्याला पुस्तकात आलेले नाही हे समजून घेण्यासाठी कुणी त्यांचं वर्णन केलं म्हणून नाही ते साक्षात तिथे आहेत आणि त्यांची शक्ती ही गौरी शक्ती आहे जी चैतन्य शक्ती आहे तीच ह्या सात चक्रात वेगळ्या वेगळ्या रूपाने आता मी हिंदू धर्माचा प्रचार करते अशी सुद्धा लोक म्हणू शकते म्हणाले तरी मला हरकत नाही कारण जे खरं ते सांगितलं पाहिजे त्याच्यात हिंदू मुसलमानांचा काही फरक नाही सगळे ह्या धर्मात दिसतात ते मला आता आपल्याला मी सांगणार पुढे दुसऱ्या चक्रावर ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात त्याच्यावर आपल्याला श्री ब्रह्मदेवांचं दर्शन होतं आणि त्यांची जी श्री शक्ती आहे ती आपल्याला माहिती आहे सरस्वती तिथे सरस्वती देवीचं दर्शन सरस्वती ही ब्रह्माची शक्ती आहे तिसऱ्या चक्रावरती ज्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये सोलर पेक्स म्हणतात त्याच्यावरती श्री विष्णू साक्षात दिसतात आणि त्यांची शक्ती लक्ष्मी आहे ती तिथे दिसते ह्याची उदाहरणं म्हणजे आपल्याला अशी सांगायची की एखाद्याची जर समजा नाभी धरलेली असते आमच्या व्हायब्रेशन्समध्ये आम्ही म्हटलं नाभी धरली आहे म्हणजे हे बोट जळतं त्याच्यात आपल्याला आश्चर्य ते हे बोट बरोबर जाईल आता इथे निदान तरी आपल्यामध्ये पंचवीस तीस माणसाची याची पार झालेली किंवा जास्त असतील त्यांना माहिती बरोबर हे बोट झाले मग ते एखादं लहान मुलं असे ना का किंवा मोठं त्यांना जर विचारलं की बेटा तुमचं कोणतं बोट जळत असं हे एक दीड वर्षाची मुलगी आहे ती बरोबर सांगते हे जळतं म्हणजे नाभी चक्र जळतं नाभी चक्र म्हणजे हे मणिपूर चक्र आणि मणिपूर चक्रावरती जर तुम्हाला बाधा असली किंवा जळत असलं म्हणजे लक्ष्मीचा त्रास असतो एक गोष्ट माझ्याकडे आले म्हणाले माताजी माझ्याकडे लक्ष्मी राहत आहे मी काय करू पाहिल्यावर लक्ष्मी काय तिथे चक्र धरले चक्र स्वच्छ झाल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवसापासून माझ्या लक्ष्मीचा त्रास फारच कमी झाला ज्यांना चक्राचा त्रास असेल त्यांना पोटाचे सगळे त्रास होतील जे सोलर प्लेक्समुळे होतात ते म्हणजे लिव्हरचा त्रास इंटेस्टाईन्सचा त्रास ते शारीरिक त्रास पैशाच्या दृष्टीने लक्ष्मीचा त्रास त्याच्यानंतर वर ज्याला आपण कार्डियक व्यक्तच म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये त्याला अनहत चक्र म्हणतात त्या ठिकाणी श्री शिवाचं स्थान आत्म्याचं स्थान हे हृदयामध्ये तुम्हाला दिसता होते अंगुठासारखा खरंच दिसते फ्लेम दिसते जसं आपल्या गॅसच्या लाईटमध्ये फ्लेम जळत असते की नाही तसं तिथे असतं आणि त्याची जी एनर्जी आहे ती कुंडलीनी खालीून वर आली तिथे मग चेत ते पेट दुधामध्ये आपल्या श्री शंकराचं स्थान आहे आणि त्यांची शक्ती पार्वती तिचे नऊ रूप आहे नवधा रूपामध्ये ती असते आणि जेव्हा ती एकटी येते तेव्हा ती प्रचंड कार्य करते जेव्हा ती शिवाबरोबर असते तेव्हा शांत एकटी स्वरूप अन्नपूर्णा असते त्याच्या पुढे विशुद्धी चक्रावरती श्री कृष्णाचं स्थान आहे आणि त्याची शक्ती श्री राधेची ही सगळी एकच शक्ती सगळीकडे आहे पण त्यांचं जे स्थान आहे ते त्यांच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे म्हणजे मानवाची उत्क्रांती जशी जशी होत गेली संसाराची उत्क्रांती जशी जशी होत गेली तशी तशी ती स्थानं बनत गेलेली आहे आता ते सुद्धा एक मोठं हे आहे सांगायचं म्हणजे की त्याच्यावर जर बोलायला बसले तर त्याला सुद्धा एक पूर्ण लेक्चर लागेल की आपल्या कशी उत्क्रांती झाली कशी आपण वाढलो वगैरे नंतर चक्रावर त्या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं स्थान महालक्ष्मीला कोणी तिचा अवतार घेतलेला कुठे आपल्या पुराणात गिराणात कुठेही तिचं वर्णन नाही ते कोणतं आहे हे मी जर आता सांगितलं तर आपल्याला शॉक बसेल पण ते म्हणजे मेरीचं स्थान जिजसची आई महालक्ष्मी होती आणि जिजस हा स्वतः प्रणव रूप एक अवतार आणि नंतर इथे भगवती साक्षात चैतन्य स्वरूपिणी कुंडलिनी आहे आता खालून वरपर्यंत येताना जेव्हा मी आपल्याला एक गोष्ट सांगते आहे तेव्हा त्याच्यात एक एक युगाची गोष्ट आहे उत्क्रांतीचे वेगळे वेगळे स्वरूप त्या एकेका अवताराच्या वेळेला झालेलं त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या ठिकाणी सहा ते चार जे मी गॅप दाखवलेली आहे जी मी गॅप दाखवली ज्याला वाईट म्हणतात त्या ठिकाणी गुरुचं स्थान आणि गुरुचं स्थान म्हणजे श्री दत्तगुरूंचं स्थान पण आपल्याला आश्चर्य वाटेल की श्री दत्तगुरू त्यांनी कितीदा तरी अवतार घेतलेला आहे आणि त्याचं जरी वर्णन असलं तरी त्यांची ओळख श्री दत्तगुरूंचं स्थान आहे पैकी त्यांनी अवतार घेतलेला आहे तर म्हणता येईल की जनक राजा जो विदेही जाणला जात असतो ज्याची मुलगी सीता तिचं नातं त्यांच्याशी बहिणीचं किंवा मुलीचं सीता ही स्वयं शक्ती स्वरूपा होती त्याच्यानंतर त्यांचं झोरास्कर जो की पारशांचा होता तो सुद्धा जनकाचाच अवतार किंवा दत्तात्रयांचा अवतार त्याच्यानंतर मच्छिंदरनाथ यांना म्हणतात पण त्यांच्या शिष्याने मात्र दुसराच मार्ग आक्रमण केला बहुतेक गुरूंची दुर्दशा झाली ती त्यांच्या शिष्यांमुळे त्याच्यानंतर मोहम्मद साहेब पैगंबर हे त्याचे चौकार आता कोण मुसलमान की कोण हिंदू आणि कोणत्या धर्माचा आम्ही प्रचार करते ते आपल्याला कळेल दिसतं तिथे जर पाहायला गेलं तर सगळं दिसू शकतं पण ते डोळे आला पाहिजे आणि आता आधुनिक काळामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा हे त्यांचे चौकार आणि पैगंबराची मुलगी जी फातिमा होती ती साक्षात ती शक्ती आहे आणि तिचे जे दोन मुलं होते तेच महावीर आणि ते सिद्ध होते हसन आणि होते आता हे विचारा की महावीरांचं भांडण मुसलमानांशी मुसलमानांशी त्यांच्याशी कसा आतमध्ये जे आहे ते वेगळं आहे आणि बाहेर आहे ते अगदी विचित्र दिसतं आणि विचित्र दिसतं एकच शक्तीचे हे अनेक रूप अनेक काळी होऊन मानवाला वर आणण्यासाठी आणि त्याला त्याच चैतन्य दर्शन करण्यासाठी धडपडत राहील त्या शक्ती त्या रूपाला सबंध रूपाला कुंडलिनी तुम्ही म्हणू शकता भगवती तुम्ही म्हणू शकता नाव काहीही दिलं कुणी त्याला नेचर म्हणतात कुणी तिला शिवशक्ती म्हणतात काहीही तुम्ही नाव दिलं तरी ही चैतन्य शक्ती इच्छा रूपाने संसारात तिने अवतार घेतलेला त्याला incarnating power of the divine म्हटलं पाहिजे आता डिवाईनच्या तीन पॉवर्स आपल्याला कळल्या ती जडशक्ती त्या नंतर चैतन्य शक्ती आणि अवतार शक्ती अशा तीन त्यांच्या शक्त्या आणि त्या अवतार शक्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे की तीन तऱ्हेने father God mother God and son God आणि शेवटी हे म्हणजे त्या शक्तीचे वडील किंवा भाऊ या नात्याने येणारे म्हणजे दत्तात्रय ही म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे दत्तात्रयचं म्हणजे फारच मजेदार आहे ते सगळं आणि ते त्यांचं काय आहे की तो मानव झालेला आहे अवतार अशी स्थिती आहे मानवाचा जर अवतार झाला म्हणजे काहीतरी एक विशेष रूप आहे मग मोक्षपदाला पोहोचले चिरंजीव लोक वगैरे असे सुद्धा पुष्कळ लोक आहेत ते सुद्धा कशाने फिरू शकतात आता ह्या सर्व गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या आहेत लोक म्हणतील ते डोळ्याने दिसलं पाहिजे पण हे डोळे त्यांनी दिसायचं नाही समजा जर कुणी सांगितलं की एखाद्या पानामध्ये पुष्कळचे सेल्स असतात तर तुम्ही म्हणाल की हे आम्हाला काही दिसत नाही डोळ्याला मायक्रोस्कोप लावला तर दिसतं ना मग तसंच हे अंतरातला मायक्रोस्कोप लावायला तो लावल्याशिवाय ह्याची प्रचिती मी तुम्हाला देऊ शकत नाही त्याबद्दल मला खेद वाटतो पण करणार का आणि पार व्हायला बसा म्हटल्याबरोबर आधी तुम्ही पुस्तकं घेऊन बसता की माताजी मग पुस्तकात लिहिलंय ते काय आता परवा ते छापलं गेलं होतं योगावर योग म्हणजे काय आणि योगामध्ये काय दिसतं ते बरोबर आहे त्यांना जे दिसतं तेही बरोबर आहे आणि आम्हाला जे दिसतं तेही बरोबर आता मधली जी शक्ती आहे कुंडलिनी तिने सांगितली आणि ती आपल्या आईची कुंडलिनी आहे हृदयाची कुंडलिनी आहे ती प्रेमाची कुंडलिनी आहे डिवाईनला बाकी ह्या ज्या दोन इडा आणि पिंगला आहेत त्याच मुळी माणसाला लाभलेल्या आहेत त्याच्याच बद्दल माणूस जाणू शकतो बाकी मधल्याबद्दल जाणू शकत नाही कारण कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी तुम्ही काहीही करू लागला केल्याबरोबर काहीही केल्याबरोबर डॉक्टर ह्या गोष्टी सुद्धा देतील की तुम्ही काहीही एफर्ट केला काहीही तुम्ही केलं तर लगेच तुम्ही वर येता वर राहू शकत नाही पॅरासिम्पथॅटिकचा अर्थ असा आहे जिथे तुम्ही काहीही करत आपको आप कॉन्टेन सहज सहज जे जन्माला येतं ते पॅरासिम्पथॅटिकवर म्हणू शकतं आणि जे तुम्ही धडपडून मिळवता ते तुम्हाला सिम्पथॅटिकवर मिळतो पैकी आता इडा आणि पिंगला ह्या दोन नाड्यांचे वर्णन केलेलं बरं उजव्या बाजूला जी संस्था आहे तिला इडा असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जी आहे तिला पिंगला म्हणतात पण ती आपल्या डोक्यामध्ये उजवा आणि डावा आहे खाली ते स्ट्रॉक केल्यामुळे इकडचा उजवा आणि डावा होतो तेव्हा त्याला इडा आणि पिंगला असंच आपण समजूया इडा नाडी ही योगी लोक वापरतात जे योगी योगी म्हणजे खरोखर म्हणजे सहज हा खरा योग आहे कारण त्यांनीच परमात्मा मिळतो बाकी काही योग नाही तर ते लोक काय करतात इडा नाडीला वापरण्यामध्ये ते लोक आपल्या सर्व संस्थानात कंट्रोल करतो ऍक्टिंग हे करायचं नाही ते करायचं नाही संन्यास घ्यायचा हे खायचं नाही ते खायचं नाही इथे जायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही व्रत धरायचं म्हणजे प्रत्येक धर्माचे प्रकार हे जे लोक करतात ते योगी जण आपण मानतो म्हणजे हाड्याची काडं करून टाकायची तप करायची जप करायचा गुरूंचं नाम येत बसायचं काहीतरी करायचं क्रिया धर्माच्या नावावर जो कोणी काही क्रिया अशी जो क्रिया करतो तो हे आपल्या इडा नाडीवर येतो आता परवाची गोष्ट मी आपल्याला सांगते की एका गृहस्थाला एका लहानशा मुलाला ट्युमर झाला मी त्याला पाहिल्याबरोबर सांगितलं की तुम्ही योग करता का म्हणे हो मी योग सुरू केला मी शीर्षासन शीर्षासनाने कॅन्सर होणार का तिथे इथे दाखवते आपल्याला